आई कुणाच आई कुणाच आई कुणाच आई कुण पोग आई मजला मारू नको आई कुणाच आई कुण ग आई मजला मारू नको आई कुणाच आई कुण ग आई मजला या गोळणी खांड खोर मला म्हणता ती गोकुळीचा चोर आई कुणाच आई कुणाच आई कुणाच ऐकू नको ग आई मजला आई मनाची मी चोरी या या खोट बोलताती नारी नाही केली कोणाची मी चोरी या या खोट ती नारी आई कोणाच आई कोणाच आई कोणाच ऐकू नको ग आई मजला आई कुणाच आई कुणा पोग आई मदना हरण कोग आई कुणाच आई कुणा आई कुणाच आई कुणाच आई कुणाच आई नको ग आई मजला मारू नको साई मजला